रामकृष्ण गोविंद आता आपण हे जे प्रवचन ऐकणार आहोत तो विषय प्रत्यक्ष भागवताच्या अनुक्रमणिकेच्या दृष्टीतून बघितला तर तो त्यात तुम्हाला कदाचित सापडणार नाही परंतु हाच आणि केवळ हाच खरा भागवत धर्म आहे आणि याचा तुम्ही किती शक्य असेल तेवढा प्रसार करा कारण हा लोक कल्याणाचा पुढची प्रजा सुदृढ निर्माण होण्याचा आहे आणि ही माहिती शाळा कॉलेज विशेषतः कॉलेजमधल्या मुलामुलींना असली पाहिजे शरीरशास्त्रा अंतर्गत पण ती कुठंही तुम्हाला सुद्धा ही माहिती नसेल तर तिथं मुलांना काय असणार या विषयाचं महत्व पटवा अत्यंत नाजूक विषय आहे एका शब्दाचं जरी नियोजन चुकलं तरी गोंधळ होईल गैरसमज होतील आणि म्हणून जसा तो मी धर्मयज्ञासाठी लिहिला जो लिहिला तसा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणखी एक सूचना हे ही दोन प्रवचन असतील दोन्ही प्रवचनात मिळून एक विषय मांडला आहे त्यामुळं ती प्रवचन दोन्ही तुम्ही शक्य झाल्यास एका पाठोपाठ एक ऐका सकाळी एक दुपारी एक असं ऐकू नका लिंक राहणार नाही पती पत्नी संयोग गर्भधारणा आणि गर्भसंस्कार यावर मी बोलणार आहे अगदी शास्त्राला धरून स्पष्ट बोलणार आहे माझी खात्री आहे हे विचार तुम्हाला माहीत नाहीत तर मग तुम्ही तुमच्या मुलीला सुनेला काय सांगणार माझी अत्यंत कळकळीची प्रार्थना लग्नोत्सुक मुली मुले आणि ज्यांचे मनातील संतती नियमन हा विषय संपून जे आता अपत्य प्राप्तीसाठी मानसिकरित्या तयार झाले आहेत अशा सर्वांना आपल्या सर्व आप्त मित्र परिवारातील सर्वांना हा लेख आवर्जून वाचायला द्या मी हे निवेदन हे प्रवचन माझ्या मुलीचे माझ्या मुलाचे माझ्या नातीचे नातवाचे कल्याण व्हावे या प्रामाणिक भावनेतून अत्यंत तळमळीने सांगत आहे हा विषय प्रस्तुत करण्याचा विचार माझ्या मनात का आला तर राजा परीक्षिताच्या जन्मानंतर त्याचे भविष्य वर्तवले गेले त्याचे ते गुणवर्णन मी तुम्हाला सांगतो भागवतात जसं आहे तसंच सांगतो असे अपत्य आपल्या पोटी जन्माला यावे असे कुठल्या मातेला वाटणार नाही हा पुत्र म्हणजे राजा परीक्षित मनुपुत्र इक्ष्वाकू प्रमाणे आपल्या पजेचे पालन करीन भगवान श्रीरामांसारखा ब्राह्मण भक्त आणि सत्यप्रतिज्ञ होईल राजा शिबीप्रमाणे दानशूर आणि शरणागत वत्सल होईल दुष्यंत पुत्र भरताप्रमाणे आपल्या वंशाचे यश पसरविल सहस्रार्जुन आणि अर्जुनासारखा अग्रगण्य होईल अग्निसारखा अजिंक्य आणि समुद्रासारखा दुस्तर होईल सिंहासारखा पराक्रमी हिमालयासारखा आश्रय घेण्यास योग्य पृथ्वीसारखा क्षमाशील आणि माता पित्यांसारखा सहनशील होईल ब्रह्मदेवाप्रमाणे त्याच्या अंगी समता असेल शंकरासारखा कृपाळू होईल सर्व प्राणीमात्रांना आश्रय देणारा होईल श्रीकृष्णांचा अनुयायी होईल रंतीदेवासारखा उदार आणि ययातीसारखा धार्मिक होईल बलीसारखा धैर्यवान आणि प्रल्हादासारखा निष्ठावान होईल गुरुजनांची सेवा करणारा होईल राजर्षी होईल मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड देणारा होईल हा कलीचा शासन करील कलीला शासन करील इत्यादी इत्यादी हे सर्व वर्णन भागवतात एक बारा वीस म्हणजे स्कंद पहिला अध्याय बारावा श्लोक वीस ते सव्वीस या दरम्यान आहे तुम्ही म्हणाल बस बस याच्यापेक्षा आणखी गुणवान मुलगा किंवा मुलगी काय पाहिजे राजा परीक्षित किंवा मुक्ताबाई यापेक्षा आणखी गुणवान काय असणार आहे त्यामुळे बस तर असा मुलगा किंवा मुलगी आपल्याला पण पाहिजे असे वाटणाऱ्या लवकरच लग्न होऊ घातलेल्या आणि नुकतेच लग्न झालेल्या मुला मुलींना मी सांगतो ते नीट व शांतपणे वाचा समजून घ्या शक्य तेवढे आचरणात आणा मुली मुलांनी आणि काही शंका असल्यास आजोबा या नात्याने मला मोकळेपणाने विचारा संतानोत्पत्तीचे कार्य मनुष्येतर प्राण्यात पिढ्यानपिढ्या अखंडपणे चालू असते पण त्यांच्या शेकडो पिढ्या झाल्या तरी त्यांच्या गुण आणि दोषात एका मर्यादेपलीकडे फरक पडत नाही परंतु मनुष्यात मात्र त्याच्या गुण आणि दोषांच्या उत्कर्षाला आणि अपकर्षाला मर्यादा नसते प्रजनन कार्य जर यथावत होत जाईल तर चालू पिढीपेक्षा पुढची पिढी अधिक गुणे निपचून नराचा नारायण होईल आता परिच्छेद पहिला अकरा परिच्छेद आहेत परिच्छेद पहिला प्रजनन कार्याचे दोन भाग पडतात उत्तम पीक यावे अशी इच्छा असल्यास प्रथम उत्तम बी बियाणांची निवड करावी लागते बीज जर रोगट आणि निकस असेल तर पुढील गोष्टीची अनुकूलता जरी असली तरी पीक चांगले येणार नाही म्हणून निरोगी उत्तम पोचलेले आणि सकस बी असणे ही उत्तम पीक येण्याची पहिली आवश्यक गोष्ट त्यानंतर उत्तम भूमी उत्तम मशागत उत्तम खते पुरेसे पाणी आणि उत्कृष्ट वातावरण भरपूर सूर्यप्रकाश अशी इतर सर्व सामग्री अनुकूल असणे ही दुसरी आवश्यक गोष्ट प्रजनन कार्यात याच दोन गोष्टींची आवश्यकता असते म्हणून या कार्यासाठी उत्तम स्त्री बीज आणि उत्तम उत्तम बीज यांची निवड होण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे अशी निवड होऊ शकली तरच त्या उत्कृष्ट स्त्री पू बीजांच्या संयोगापासून सर्वश्रेष्ठ गुणी प्रजा निर्माण होत असते तेव्हा उत्तम स्त्री पू बीजांची निवड होणे हा प्रजनन कार्यातील पहिला भाग होय मुलींना ही गोष्ट आपल्या हातात आहे त्यासाठी कोणती काळजी घ्यायची ते आता आपण पाहू परिच्छेद दोन हे झाले स्त्री पुरुष समागमापूर्वी आता दुसरा भाग समागमा वेळचा किंवा समागमा नंतरचा या दोन बीजांच्या संयोगापासून तो मानवी पिंड बनतो त्याचा आणि त्यात वास करणाऱ्या जीवाच्या कलेचा विकास गर्भात असतानाच साधणे परिच्छेद तीन प्रजनन कार्यातील या दोन भागापैकी चांगल्या बीजाची निवड या पहिल्या भागात पुरुषाचा संबंध थोडा असतो पण या दोन्ही भागात स्त्रीचा मात्र फार मोठा सहभाग असून तो दीर्घकाळ टिकतो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा समागम हा मूलत प्रजनन कार्य या हेतूसाठीच असावा वासनापूर्तीसाठी नाही उदाहरणार्थ देवपूजा या हेतूने फुले काढली तरी फुले काढणाऱ्याला सुगंधांचा अनुभव इच्छा असो अगर नसो येतोच तसेच समागम केवळ प्रजनन कार्यासाठीच म्हणून असला तरी वासना तृप्तीचा अनुभव येतोच पण त्याला प्राधान्य देऊ नये अल्पकाळ टिकणाऱ्या या वासना तृप्तीच्या अनुभवात स्त्री एकत्रीकरण होऊन गर्भधारणा होते म्हणजेच साठ सत्तर ऐंशी इतकी वर्षे जगणारा एक जीव जन्माला येतो तेव्हा महत्व कशाला द्यायचे हा विचार करा गर्भधारणेनंतर पतीचा संबंध संपला तरी पत्नी मात्र पुढील प्रजनन कार्यात गुंतलेलीच असते परिच्छेद चार स्त्रियांच्या ठिकाणी होणारा मासिक रजस्त्राव हे गर्भ न राहिल्याचे लक्षण होय प्रति अठ्ठावीस दिवसात एकच स्त्री बीज पक्वावस्थेत येत असते ते बीज पक्व होण्याच्या अवस्थेस येत असताना गर्भाशयाच्या अंतपृष्ठ भागातील श्लेषल त्वचेमधल्या रक्तवाहिन्यात संचय होत असतो बीज कोशातून बीज नलिकेच्या द्वारा गर्भाशयात गर्भ प्रविष्ट होताच पुढे नऊ महिन्यात हस्तपादादी संपूर्ण अवयवानी युक्त असा सर्वांग सुंदर आणि सर्व उत्तम गुणसंपन्न मानव देह निर्माण होण्यास ज्या सूक्ष्म घटकद्रव्यांची आवश्यकता असते ती घटकद्रव्ये त्या जीवास त्या संचित रक्तामधून मिळावी म्हणून हा रक्तसंचय तेथे व्हावा अशी निसर्गाची योजना असते म्हणून गर्भधारणेनंतर मासिक रजस्त्राव थांबतो आता पुढचा विचार म्हणजे हे रक्त कशापासून निर्माण होते तर त्या स्त्रीने खाल्लेल्या अन्नापासून म्हणून या नऊ महिन्यांच्या काळात स्त्रीने सकस आणि सात्विक अन्न सेवन करावे येथील सकस आणि सात्विक या दोन्ही शब्दांना फार महत्व आहे सकस अन्नाने जीव सर्वांग सुंदर होतो तर सात्विक अन्नाने जीव सर्व उत्तम गुणसंपन्न आणि चारित्र्यवान निपसतो यापुढील विषय यापुढील प्रवचनात रामकृष्ण गोविंद